जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ गणाधीशोपीश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वारवाचा गमोपन्थ आनन्तया राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे वशिष्ठा ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ रामा हो जय रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो वत्सा लागे धेनु जयसी वत्सा वत्सालागे धेनु जैसी वत्सालागे धेनु जैसी करि करुणा साउली करि करुणा साउली दया करी रामदास माउली हो रामदास माउली दया करी रामदास बोलियो रामदास मदंत पाहून को त्वरित ये मदंत पाहून को त्वरित ये मदंत पाहून को त्वरित ये उचलित पाऊली माऊली दया करी रामदास माऊली ओ रामदास माऊली दया करी रामदास माऊली ओ करी सुख कर कर सावली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली रघुपती राघव राजा राम पतित पावन तारा बोला रघुपती राघव flower वृंदावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुवीर समर्थ हे जन्मांचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे ऐसा दे विवेक पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्मा पर से असावे वैराग्य इह से असावे वैराग्य वैराग्य इह परलोकीन से असावे वैराग्य ऐसे दे भाग्य ऐसे दे भाग्य आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्य आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणञ्च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ श्रीरामसमर्थ श्रीरामसमर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः सद्गुरुभगवान् श्रीधरस्वामी महाराज की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ भगवान सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराजांच्या या पवित्र मठामध्ये श्री गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कीर्तनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक आणि अधिकारी श्रोत्यांना मनापासून नमस्कार करून ज्यांच्या वर्तनामुळं या जगामध्ये धर्म जगतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना अभिवादन करून अधिकारी साधकांचा वंदनयुक्त सन्मान करून निरूपणाला प्रारंभ करूया मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा इह परलोकींचे असावे वैराग्य ऐसे दे भाग्य पांडुरंगा जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती ऐशी देई मती पांडुरंगा आणि नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी देई संगती पांडुरंगा पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ ज्याला खरोखरीच परमार्थ करायचा आहे त्यांनी परमार्थाची तयारी करून घ्यावी ज्याप्रमाणे आपल्याला स्वयंपाक करायचा असला म्हणजे भूक लागलेली असली की स्वयंपाकाची सिद्धता करणं भाग आहे म्हणून स्वयंपाकाची आपण आधी तयारी करून घेतो फोडणीचं साहित्य अग्नी गॅस तवा कढई घासलेली भाज्या काय चिरलेल्या असतात त्या चिरलेल्या भाज्या तांदूळ निवडलेले डाळ आणलेली गूळ साखर अमुक तमुक जे काही स्वयंपाकाला लागतं सगळी तयारी सिद्धता आपण त्या स्वयंपाक घरामध्ये ठेवतो आणि मग प्रत्यक्षात स्वयंपाकाला सुरुवात करतो भोजन नंतर आहे आधी सामग्री जमवावी लागते व्यवस्थित स्वयंपाक करावा लागतो जेवताना कोणती समस्या निर्माण होऊ नये म्हणून सगळी काळजी स्वयंपाकाच्या वेळेला घ्यावी लागते मग भोजनाचा आनंद प्राप्त होतो आणि मग तृप्ती होते याप्रमाणे परमार्थ सुद्धा समर्थ म्हणाले कोष्टक तयार करावं आपल्या परमार्थाचं आपल्या गुरुकडून त्यातल्या सगळ्या संकल्पना स्वच्छ करून घ्याव्यात मी काय केलं म्हणजे माझी पारमार्थिक प्रगती होईल हे श्री गुरुंना विचारावं आणि श्री गुरूंनी ज्याला त्याला दिलेली वैयक्तिक साधना त्याच्या कल्याणाची असते बदामाची खीर ही सर्वोत्तम आहे पण आत्ताच सहा महिन्याचं पोरग अजून शिंपवणी खात आहे त्याला बदामाची खीर घातली तर पोट बिघडायची शक्यता म्हणून बदामाची खीर पचवण्या इतकी शक्ती येण्या इथपर्यंत आधी वरण भात खावा लागेल मग व्यायामाला सुरुवात केल्यानंतर बदाम काजू इत्यादी आहार करता येईल पण तत्पूर्वी ही सगळी तयारी जशी आपल्याला व्यवहारात करून घ्यावी लागते तसा परमार्थातल्या सुद्धा एक एक संकल्पना स्वच्छ करत जाव्यात आणि एक वेळ अशी यावी एक वेळ अशी यावी की खरोखरीच परमार्थ करावा हे बोलण्याचं कारण असं की पुष्कळ वर्ष माणसं परमार्थ क्षेत्रात असतात पण तरी सुद्धा जो नेमका बदल आतमध्ये व्हायला पाहिजे तो झालेला नसतो संतांचा आग्रह परमार्थ करा असा जेवढा आहे त्यापेक्षा तो नेटका करा हा फार आहे समर्थांची होवी आहे समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष एक जाडजूड मुंगी चालली होती रस्त्यानं तब्येत उत्तम दिसायला व्यवस्थित दुसरी एक लुकडी मुंगी तिला भेटली खूप दिवसात जेवलेली नव्हती काय कुणास त्या जाडजोड मुंगीला हिनं विचारलं काय खातेस ग काय तब्येत आहे तुझी काय मस्त तब्येत आहे मला खायला मिळत नाही थोडं मीठ खाते मी लुकडी मुंगी सांगते जाडजूड मुंगी म्हणाली मी साखरेच्या डोंगरावर राहते चारी बाजूला साखरच साखर आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचे अंग आनंदाचे कटूपणाचा खारटपणाचा लवलेश मला ठाऊक नाही मी कायम गोडात असते मला नेतेस निश्चित सकलांशी येथे आहे अधिकार आम्हालाच मिळालं पाहिजे खायला असं राजकारण नाही तिथं सगळेजण या कितीही आले तरी कमी पडणार नाही अशी भरपूर साखर आहे तिथं निघाली ही मुंगी त्या जाड मुंगीच्या चांगली तब्येत असणाऱ्या मुंगीच्या पाठोपाठ ही लुकडी मुंगी प्रवासाला निघाली बराच प्रवास करून करून करून करून फिरून फिरून त्या डोंगरावरती आली साखरेच्या पण येताना तिनं ही जर मुंगी खोटं बोलत असेल तर तिथं जाऊन उपाशी पडायला नको म्हणून मिठाचा कण एक तोंडात आणला होता धरून आणि तो मिठाचा कण काही सोडायला तयार नाही तिथं आल्यावर विचारते कुठं आहे ग साखर इथं तर सगळं खारट खारटच आहे सॉल्ट इथं सगळं खारट खारट आहे त्या मुंगीनं सांगितलं बाई तोंडातला खडा टाकून दे मिठाचा खडा तोंडातला टाकून दे मग अमृतासारखी गोड साखर तुला खायला मिळेल याप्रमाणे परमार्थात आल्यानंतर प्रतिष्ठा सो कॉल्ड जो काही मोठेपणा आपण मानतो तो सगळा बाजूला ठेवावा लागेल आणि शुद्ध परमार्थ चाखायचा असेल तर आधी सगळ्या संकल्पना स्वच्छ करून घेऊन सर्व प्रकारची जी काही बांधकाम मनात केली आहेत complex superiority complex inferiority complex हे दूर टाकावे लागतील आणि भगवंता माझ्यावरती खरंच कृपा कर असं शुद्ध चित्तानं विनवावं लागेल मग परमार्थ प्राप्त होतो आणि समर्थ म्हणाले परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी अरे या परमार्थाची सरी कोणास द्यावी हे सगळं का सांगण्याचं कारण एवढंच मी परमार्थात आहे म्हणजे काय करतो याची एकदा संकल्पना स्वच्छ करून घ्यावी पुन्हा पुन्हा शब्द येतो क्षमा करा कशाला परमार्थ म्हणायचं एखादा फोटो त्याच्यासमोर उदबत्ती लावली झाला परमार्थ ही कवायत आहे ती करायला पाहिजे पाठीमागून येणाऱ्यांकरता म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे महाराज म्हणाले आनंदाच्या करता कुठं चाललायस या गावाहून त्या गावाला त्या गावाहून त्या गावाला पुष्कळ वेळा माणसं प्रतिष्ठे करताच परमार्थ करतात काही लोकांना सिनेमा आवडतो काही लोकांना नाटक आवडतं काही लोकांना क्रिकेट आवडतं काही लोकांना फुटबॉल आवडतं हॉकी सुद्धा आवडतं काही लोकांना हल्ली आम्हाला आपलं कीर्तन प्रवचन आवडतं या ओळीत कीर्तन प्रवचनाला ठेवू नका ज्या कथा कीर्तनात भगवंत अनेक वेळा प्रकट झाला त्या कीर्तनाचा दर्जा आपणच कमी करून टाकला मुठभर डाळ मुठभर तांदूळ वाती वळल्या झालं कीर्तन ज्या नामदेव महाराजांनी या कीर्तना करता आयुष्य आटवलं बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले समर्थांचं वर्णन करताना त्यावेळेचे साक्षीदार वर्णन करतात करी कीर्तने नारदा सारखाची कदरयू परी शांती जाचे सुखाची जया वाटते कांचनू रजैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर मी फक्त कीर्तनाबद्दल म्हणतो असं नाही परमार्थातल्या कोणत्याही साधनाचा विचार नीट करायला पाहिजे समजले आणि वर्तले या न्यायानं करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा पाठीमागं पाहिलं पाहिजे की माझी प्रगती झाली का अधोगती झाली आणि याकरता इंग्रजीमध्ये एक म्हण आहे one thing at a time साधनाच्या वेळेला साधनच करा पुष्कळ वेळा माणसं श्रवणाला बसतात आणि प्रवचन कुठं काय ऐकून आलेले असतात योगाच्या क्लासमध्ये असं असं केलं की केस काळे होतात बसले असं असं करत अरे ध्यान आहे कीर्तन म्हणजे अत्यंत शांततेनं साधा चहा पिताना सुद्धा माणसं चहा नीट पित नाही तो इकडं चहा पितात इकडे टीव्ही बघतात जेवताना तर हल्ली माणसं टीव्हीच बघतात काय बायकोनं वाढले तिथे समोर मीठ वाढ वाढलं तिनं चुकून ते तेवढं मीठ खाऊन टाकलं येड्यानं हो. म्हणले भात वाढू दे की होय का भात नाही का चव कळ ना तुला बोललं की राग येतो म्हणून कीर्तन झालं की कधी बोलत नाही मी जय जय रघुवीर म्हणून तुकोबा म्हणाले तुका म्हणे देव नीट ऐका साधन नंतर आज आपल्याला पाहायचंय समारोपाचं कीर्तन आहे का म्हणे देव का म्हणे देव तुझा तुझ पाशी तुका म्हणे देव देव जे समाधान जो आनंद आणायचा आहे तो कुठून आवक करायचा आहे का अमेरिकेतनं मधन कुठून आणायचा आहे या जगाचा सद्गुरू परमात्मा तो आपल्या इथंच आहे त्याच्यामुळं आपण चालतोय बोलतोय हालतोय आपल्याला कळतं हे सुद्धा त्याच्यामुळं कळतं आणि आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्याच्यामुळं कळतं तुका म्हणे देव तुझा तुझ पाशी विचारून घेशी विचारून घेशी विचारून घेशी गुरु मुखे विचारून घेशी श्री गुरु मुखे तुका म्हणे देव तुझा तुझ पाशी जाणती कोणी न जाणती कोणी न जाणती आत्मा राम कोणी न जाणती आत्मा राम आपल्याच वळसलेला कुठतरी गेल्याने काहीतरी केल्याने भगवंत प्राप्त होतो असं ज्याला वाटतं त्याच्या अजून पुष्कळ फेऱ्या बाकी आहेत म्हणून थोडं गांभीर्यानं श्री गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं हे चिंतन करूया की या अभंगाचा आपल्या अनुभवाच्या प्रांतातला अर्थ काय आहे परमेश्वर ज्याला हवाय ज्याला खराच परमार्थ करायचा आणि जो केल्याशिवाय जीवनाची इति कर्तव्यता नाही मनुष्य जन्माचं सार्थक नाही त्याची व्याख्या जणू काही नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये समोर ठेवली पहिल्यांदा जर काय हवं असेल तर विवेक निवड करा कल्याणाची श्रेयस आणि प्रेयस याची निवड करा श्रेयस म्हणजे कल्याणकारी आणि प्रेयस म्हणजे आवडणार प्रिय डायबिटीस झाला गोड न खाणं हे श्रेयस आहे पण आवडतं हे प्रेयस आहे वाढाव थोडस प्रसाद आहे खा प्रसाद खाल्ल्यानंतर श्री गुरु आपली तब्येत चांगली करतील असं ज्याला वाटतं ना तो आपल्या तब्येतीचं ओझ श्री गुरूंवर घालतो त्यांना काही अवघड आहे असा अर्थ नव्हे सांगितलंय डॉक्टरनी तुम्ही आता साखर कारखानदार झालेले आहात साखर कारखान्याचे जरी मालक असलात तरी कारखान्यात जाऊ नका एका तर डॉक्टरनं सांगितलं एकाला गोड बोलू सुद्धा नका व्यवहाराचा नियम जर भगवंतानच भौतिकतेचे बनवले तर साखर खाऊ नका ही भगवंताची व्यवस्था आहे तर खाऊ नकोस हे कल्याणाचं आहे म्हणजे श्रेयस्कर आहे पण आवडतं मोह होतो प्रिय जे आहे ते प्रेयस्कर आणि श्रेयस्कर म्हणून पहिली गोष्ट कुठली हवी असेल या ठिकाणी तर विवेक करा म्हणजे निवड करा निवडी करता आपण अनेक कथा परवापासून ऐकत आलो त्या म्हातारे आजीची कथा ऐकली पहिल्या दिवशी अनेक अनेक कथा ऐकत आलो त्यानंतर इह परलोकींचे असावे वैराग्य याचा विचार आपण काल केला वैराग्याची नेमकी व्याख्या थोडक्यामध्ये आपण चिंतनामध्ये आणली वैराग्य याचा अर्थ तिटकारा नव्हे वैराग्य याचा अर्थ याचा केव्हा ना केव्हा नाश होणार आहे हे जाणणे या अशाश्वत जगातून शाश्वत सुखाची प्राप्ती मला होणार नाही हे ज्याच्या बुद्धीमध्ये पक्क ठसलं त्याला आपोआपच वैराग्य येतं नको असं वाटतं पुरे आता किती फरपटले जाऊ कितीही भूक लागली असली तरी समोरच्या जेवणात कालकूट विष कालवलेलं आहे असं जर एखाद्याला कानात कोणी सांगितलं तर कितीही भूक लागली असली तरी तो म्हणेल उपाशी मरेन पण हे खाऊन मरणार नाही तृप्तीनं हे वैराग्य यावं आणि हे वैराग्य ज्याला आलं त्याचा परमार्थ आता सुरू झाला समर्थांची एक ओवी वैराग्य करता समर्थ म्हणाले शिष्या शिष्या मुक्तपणे अनर्गळ शिष्या मुक्तपणे अनर्गळ इंद्रिये करिसी बाष्कळ तेणे तुझी तळमळ जाणार नाही केव्हा तरी प्रत्याहार साध प्रत्याहार याचा अर्थ त्या त्या इंद्रियांचा आहार त्या त्या इंद्रियांपासून तोडणे चक्षुरेंद्रिय आहे ना ते रूप नावाच्या विषयाचे गुलाम आहेत श्रवणेंद्रिय आहे ना ते शब्द विषयाचे गुलाम आहेत त्वक इंद्रिय आहे ना ते स्पर्श विषयाचं गुलाम आहे याप्रमाणे पंच विषयांचे गुलाम ही पंच ज्ञानेंद्रिय केव्हा तरी त्या पंच ज्ञानेंद्रियाला आतल्या मनानं आवरावं आणि त्यांना सांगावं की डोळ्यांना तुम्हाला हाऊस आहे पाहायची पण सध्या नो बेडा म्हणून चातुर्मास्यात नियम आहेत कांदा खाऊ नको कांदा खाऊ नकोचा काय संबंध आहे आपल्या ह्याच्याशी प्रत्याहार त्या त्या इंद्रियांचा आहार तोडायची व्यवस्था चातुर्मासामध्ये करायची आहे चार महिन्यात ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवू एक मुद्दा जमो अथवा न जमो जे कधी खायचं नाही आणि कधी खायचं असताना ते कधीच खायचं नसतं जय जय रघुवीर समर्थ म्हणून खाऊ नको म्हणून सांगितलं पण माणूस असा विलक्षण प्राणी आहे आपल्याला सांगतो इतका डांबरट आहे माणूस आपला डांबरटपणा लोकांना कळू नये म्हणून त्या माणसानं जगातले सगळे रस्ते डांबरी करून टाकले कांदे नवमी नावाचा काही प्रकार संस्कृतीत आहे का हो परंपरेत नाही रूढीत सुद्धा नाही पण कांदे मी कुठना कुणाच्या टाळक्यात ना हा शब्द आलाय कोणाष्टो इतकं हणतात त्या दशमीला म्हणून एकादशी आपोआपच घडते उपासाची जय हे जय सगळ्यात कांदा घाला म्हणे आमटीत कांदा भाजीत कांदा भजीत कांदा नुसता कांदा हा अकलेचा कांदा आणि कार्तिकी एकादशी झाली की दाताला दारच लावून बसतात गरम मसाल्याची आमटी मी हे का प्रतिपादित करतोय आपल्या समोर इंद्रियांना थांबवता थांबवता केव्हा तरी मनाला ती सवय लागावी आणि सवय एका दिवसात लागत नसते लक्षात घ्या याला ट्रेनिंग घ्यावं लागतं फार वैयक्तिक वैयक्तिक प्रकारचा परमार्थ आहे तुमच्याकरता जो नियम आहे तो तुमच्याकरता नाही तुमच्याकरता आहे तो माझ्याकरता नाही माझ्याकरता आहे तो यांच्याकरता नाही म्हणून आज गुरुपौर्णिमेला श्री गुरूंच्या जवळ व्यासांच्या जवळ बसायचं व्यासपौर्णिमा वेदव्यासांचा जन्म आज झाला या वेदव्यासांच्या म्हणजे आपल्या श्री गुरूंच्या चरणाशी बसायचं सांगायचं मी काय साधन करू हो कधी विचारलाय का हो प्रश्न आपण आपल्या गुरुला मी नेमकं काय साधन करू सांगा फार मोठा आहे पसारा शास्त्राचा मी काय करू सांगा थोडं पुढं सरका अशी विनंती व्यवस्थापकांनी केली आहे गुरुचं नंतर बघू आधी व्यवस्थापकांचा आहे का थोडं पुढं पुढं सरका मध्ये कुठं जागा सुटली असेल तर थोडं थोडं थोडं पुढं सरका आणि घाबरायचं कारण नाही मधून उठून गेलात तरी मला राग येणार नाही फक्त जाताना शेजारच्याला घेऊन जाऊ नका रिक्षा परवडते म्हणून हळू सुटून जायचं एखाद्याला काही काम असू शकतं प्रत्येकाचं काही समस्या आहे छान सरकून घ्या सरकल्या सारखं करू नका नुसतंच वरती डोकं हलतं पुढं अजिबात सरकायचं झाली काय थोडी तरी जागा विषय प्रवेश करूया जय जय रघुवीर समर्थ ज्याला खरोखरीच गांभीर्यानं आपलं जीवन परमार्थाचं असावं असं वाटतं त्यानं प्रपंच करीत असताना काही खुणगाठी आतमध्ये बांधून घ्याव्यात याच्याकरता हा अभंग मी गेले चार पाच दिवस म्हणतोय काल इथून जाताना कोणीतरी मला प्रश्न विचारला बुवा तुम्हाला दुसरा अभंग येतच नाही का असा काही भाग नाही रोज म्हणण्याने काय होतं सांगू का रोज म्हणण्याने श्रोत्यांचा पाठ होतो आणि ऑफिसमध्ये जाता जाता अंघोळ करता करता करता, पोळ्या करता करता मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा इह परलोकींचे असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा म्हणजे देह प्रपंचाचं काम करतो आणि मनामध्ये आणि वाणीमध्ये मात्र हा अभंग राहतो म्हणून तोच अभंग रोज म्हणायचा रोज का रोज का म्हणायचं अकबराला एकदा प्रश्न विचार पडला असा बादशाह अकबर होता ना त्याला प्रश्न पडला की या हिंदू धर्मामध्ये तेच तेच तेच तेच काय म्हटलं जातं म्हणून त्यांनी बिरबला प्रश्न विचारला वीर बल असं त्याचं नाव आहे बीर बिरबल म्हणतो आपण त्याला बिरबल आपके मजहब में रामायण भागवत महाभारत का पाठ बार बार क्यों करते हैं आप बार बार क्यों दोहराया जाता है मंडल खाविन परवरदिगार बार बार दोहराने से झूठ भी सत्य प्रतीत होने लगता है तो सत्य सत्य क्यों प्रतीत नहीं होगा इसलिए ठीक है लेकिन तुलसीदास वेदव्यास शंकराचार्य इन्ही का क्यों कोणीतरी मामुली लेखकानं लिहिलेलं का नाही वाचायचं नवीन नवीन हल्ली खूप लिहितात ना लोक पेन झाले कागद झाले छापायला पैसे झाले ते का नाही संतांचंच का पुन्हा पुन्हा आपल्या हिंदू धर्मात रिपिटेशन आणि रिसायटेशन याला फार महत्व आहे पुन्हा पुन्हा तेच कशा करता खाविंद वो अनुभूती की बानी है अनुभवाचं बोलणं हजम नाही होता बोले पटलं नाही त्याला सहजासहजी पटत नाही त्याला राजा म्हणतात कधी पटत हरल्यावर जय हे जय रघुवीर विरोधी पक्षात बसले की गेल्या वेळेला विरोधी पक्ष म्हणत होते ते हे म्हणायला लागतात बादशाहनं विचार केला ये ऐसे नाही मानेगा म्हणून बादशाच्या भोवतीचे अंगरक्षक होते त्यापैकी एका अंगरक्षकाला बिरबलानी सांगितलं बादशाला दोन वाजव कानाखाली खाट कळकन बादशानं पाहिलं त्यानं पण पाहिलं त्या शिपायानं दुर्लक्ष केलं मस्करा आदमी आहे गंमत करणारा आहे असू दे ठीक आहे म्हणले काय विनोदी आहे असू दे एकदा झालं दोनदा झालं तो बिरबल सारखा मागच लागला अरे वाजव दोन चार सणसणीत वाजव बादशाला बादशाच्या अंगरक्षकाला बिरबल सांगतो की बादशाला मार पाच सहा वेळा झाल्यानंतर बादशाह गंभीर झाला आणि त्या अकबरानं त्याच माणसाला सांगितलं लगा दो इसको दो याने की ठिकाणे पर आज आहे असं म्हटल्यावर त्यांनी चार फाट फाट फाट फाट रसीद करावी पावती करावी फाट फाट फाट फाट चार वाजवल्या आता बादशाह त्याच्याकडे बघतोय हा रडत असेल हा हसत उभा क्यों हस नाही हो यही फरक है मी चार पाच वेळा सांगितलं त्याला वाजव वाजव वाजव त्यानं अजिबात वाजवलं नाही पण तुम्ही एकदा सांगितल्यावर त्यांनी चार वेळा माझ्या गालावर वाजवलं का सत्तेवरती आहात तुम्ही खुर्चीवरती आहात त्या सत्तेचं जर एवढं सामर्थ्य असेल तर अनुभवाचं किती सामर्थ्य असेल सांगा बरं नामदेव महाराजांचा अभंग रोज का म्हणायचा तर कुठंतरी जाऊन आपल्याला उजाडावं म्हणून उशिरा येणाऱ्यांनी मागे बसा सगळ्यांना तुडवीत तुडवीत पुढे यायचं कारण नाही त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलंय जय जय रघुवीर विषय प्रवेश करूया नाटकात पुढं बसणं हे चांगलं सिनेमात माग बसणं चांगलं बरोबर आहे ना असं काहीतरी बाल्कनीत बसले बघा ते नामदेव महाराज आपल्या साधनामध्ये काय असावं याचं सुंदर विवेचन या ठिकाणी करतात पहिल्यांदा मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं असा विवेक त्यानंतर ऐहिक आणि पारलौकिक पारलौकिक उपभोगांविषयी मला नको निदान नको असं वाटावं एवढं तरी वैराग्य या वैराग्याचा विचार काल करून झालाय आता थोडासा केलाय आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया देवा अजून एक गोष्ट दे जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती आईसी देई मती पांडुरंगा परमेश्वरा मला तू आवडावास अशीच बुद्धी दे माझं जे प्रेम आहे ना हे प्रेम भगवंता तुझ्याबद्दलच असू दे याच कारण समस्या अशी आहे की या बुद्धीमध्ये केव्हा दोष शिरतील सांगता येत नाही आणि एकदा दोष शिरला बुद्धीमध्ये बुद्धी ही रागद्वेष युक्त झाली म्हणजे अशुद्ध झाली की ही बुद्धी अधोमुख होते ती मनाकडं पाहते मनातून प्राणांकडे पाहते प्राणांमधून इंद्रियाद्वारा विश्वाकडं पाहते आणि विश्वातली जी गोष्ट इंद्रियांना सुख देते ती गोष्ट त्या बुद्धीला प्रिय वाटू लागते वास्तविक बुद्धी ही बुद्धी आहे म्हणजे विचार करू शकते याचं कारण त्या बुद्धीमध्ये परमेश्वराचा प्रकाश पडलाय बुद्धीमध्ये चैतन्य आणलं कोणी आपलं आपण आणलंय का साधा मुद्दा विचारतो मी आपल्याला आपण विसरतो बघा अरे बापरे चेक भरायचा विसरला की मग आठवलं नंतर कुणी आठवण करून दिली आपली आपल्याला आठवण झाली असती तर विसरलोच नसतो की हो विसरण्याचं काम बुद्धी करते बुद्धीमध्ये पडलेलं परमात्म्याचं प्रतिबिंब त्या परमेश्वराचं त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये जे वस्तीस्थानाला असलेलं स्थान आहे ना ती जी काही जागा आहे ना त्याच्याकडे बुद्धी न पाहता एका अधिकारी संतांनी फार छान मुद्दा सांगितला म्हणाले ती बुद्धी ते मन आणि तो आत्मा आता आत्मा जो आहे ना तो बुद्धीचा पती आहे आत्मा म्हणजे आपलं चैतन्य तो बुद्धीचा पती आहे बुद्धी त्याची पत्नी आहे आत्मा आपल्या पत्नीला काय काय देतो पती आपल्या पत्नीला काय काय देतो सांगा लग्न झाल्या क्षणाला त्याचं जे आहे ना ते सगळं तिचं झालं अहो आडनाव सुद्धा तिला मिळालं परवाच आपण पाहिलाय मुद्दा तो जर डॉक्टर असेल तर ती डॉक्टरीण झाली लगेच लग्न झाल्या झाल्या फक्त बुवाच्या बायकोला बुवीट म्हणत नाहीत कोणी आत्मा स्वतःच सर्वस्व त्याला तिला देतो आणि ती बुद्धी जेव्हा आत्म्याशी संलग्न असते म्हणजे आत्म्यापासून वेगळी नसते तेव्हा ती संतुष्ट असते पण त्या बुद्धीचा गैरसमज झाला हा काय रोजचाच आहे हो बुद्धी व्यभिचारी झाली उपनिषदातला विषय आहे सामान्य मुद्दा म्हणून ऐकूच नका बुद्धी व्यभिचारी झाली आणि बुद्धीनी मनाची साथ धरली मन तो नाही आहे मन ते आहे नपुसकलिंगी आहे ते आणि नपुसकलिंगी मनाबरोबर बुद्धी कितीही वर्ष राहिली तरी सुद्धा ती संतुष्ट होणार नाही हा सिद्धांत आहे म्हणून बुद्धीला महत्वाची गोष्ट त्या मतीला महत्वाची गोष्ट काय करायचंय मनाकडं नको बघूस तू तू तुझ्या पतीकडं म्हणजे आत्म्याकडं बघ आणि तेच नामदेव महाराज या ठिकाणी मागतात भगवंता जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती ऐसी दे मती पांडुरंगा पण मनाकडे बघायचं मनात सतत संकल्पन विकल्प संकल्पन विकल्प संकल्पन विकल्प म्हणजे पहिला विचार म्हणजे संकल्प आणि त्याचा आर म्हणजे विकल्प आहे तो संकल्प धरला तर त्याचा आर म्हणजे विकल्प आहे तो संकल्प धरला तर त्याचा आर म्हणजे विकल्प आहे तुम्हाला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे का सरबत आणू का दूध पाहिजे का ते हल्ली काय मिळतं ते पेप्सी कोला पाहिजे कोका कोला पेप्सी कोला का नुसतंच कीटकनाशक पाहिजे सतत विमर्शात्मकम फार अप्रतिम सूत्र आहे पतंजलींचं योगसूत्रातलं विमर्शात्मकम मन हा सतत बदल आहे सतत बदल एक कपडा आवडत नाही बघा एकच साडी नाही आवडत एकाच रंगाच्या दहा साड्या नाही आवडत दहा रंगाच्या दहा साड्या आणल्या तरी अकरावी परत पाहिजेच आहे पाचशे साड्या झाल्या घरात आमच्या तरी कुठली साडी पाहिली तरी घरातले गृहमंत्री म्हणतात अशी नव्हती आणली अजून सतत बदल पाहिजे लहान मुलांना जसा सतत बदल लागतो ना एक खेळणं नाही चालत एक चॅनेल नाही चालत सारखं बदलत राहतात बघा माकड मी श्रुती सांगतोय आपल्याला गमतीनं सांगतोय य नानात्व पश्यती समृत्युम समृत्युम आपण होती ज्याला नानात्वाचा म्हणजे विविधत्वाचा लोभ आहे वेगळं वेगळं वेगळं वेगळं असावं ते त्याचं मन व्यभिचारी धर्माचं झालंय आणि जो व्यभिचारी आहे त्याला ज्या जीवनात सुख कधीच नसतं पक्कच ध्यानात ठेव कर्फ्यू लागला काही कारणाने कर्फ्यू मारामारी अमकं तमकं काय झालं कोणाष्टव बेळगाव बंद कर्फ्यू लागला शेवटी सगळीकडे पोलिसांची गस्त चालू आहे दिसता क्षणी गोळी घाला दिसल्याबरोबर गोळी घालायची कडक कलम लावलं एकशे चव्वेचाळीस नव्हे नुसतं रात्री बारा वाजलेले सुनसान रस्ता आणि एक बाई भरभर भरभर भरभर रस्त्यानं चालली आहे पोलिसांची गाडी आली अडवलं तिला कुठं निघालात बाई बाईनं विनवून सांगितलं माझे पती अत्यवस्थ आहेत तुमचा कर्फ्यू आहे सगळं मान्य आहे मला सगळे नियम मान्य आहेत पण मी डॉक्टरांकडे चालली आहे बाई पत्ता सांगा तुमचा सांगितला हे माझे पती आजारी आहेत एकदा घरी आणलं इन्स्पेक्टर स्वतः आले खरंच अत्यवस्था आहे पाहिलं पटकन गाडीत घातलं बाईला त्या आणि डॉक्टरांचा पत्ता विचारला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांना गाडीत घातलं त्या पोलिसांनी आणलं योग्य तो इलाज केला त्या बाईंचं संकट निवडलं गस्त पुन्हा सुरू झाली त्याच वेळेला एक बाई चालली रस्त्याने त्याही बाईला अडवलं ती वारांगणा होती बाई कुठे चाललात तुमच्या नवऱ्याचं नाव काय कुणाचं नाव सांगणार कुणाचं नाव सांगणार बाईला अटक झाली काय पुढे शिक्षा झाली असेल दृष्टांतापुरता दृष्टांत घ्या हे मन आहे ना ते व्यभिचारी धर्माचं आहे सातत्यानं ते नवीन नवीन विचार करतं खाणं दिलं त्याला पोटाकरता खाणं पाहिजे ते खाणं मिळालं पुरे का नाही आता काहीतरी ऐकायला पाहिजे संगीत लावून दिलं पुरं झालं म्हणलं आता काहीतरी बघायला पाहिजे टी व्ही लावला जरा पुरं झालं म्हणले टी व्ही आता काहीतरी सुगंध पाहिजे सतत पंचविषयामध्ये हे नको ते ते नको ते ते नको ते ते नको ते आणि असं सातत्यानं जे बदलत राहतं त्याला स्थिरतेचा अनुभव येत नाही आणि स्थिरतेचा अनुभव ज्याला येत नाही त्याला स्वस्थ होता येत नाही म्हणून ते अस्वस्थ होतं स्वस्थ म्हणजे स्वतःच्या स्थानी राहणे आणि अस्वस्थ म्हणजे स्वतःच्या स्थानी न राहणे अ म्हणजे नाही स्व म्हणजे स्वतःच्या आणि स्थ म्हणजे ठिकाणी देशस्थ कोकणस्थ गृहस्थ गृहात राहणारा स्वर्गस्थ तुम्ही का हसताय मला कळत नाही स्थ याच्याकरता मी आपल्या समोर सांगतोय आणि म्हणून आज आपल्याला असो वा नसो भगवंताकडे ही प्रार्थना करतायत नामदेव महाराज आपण त्यांच्या सुरात सूर या देवा खरंच केव्हा तरी अशी गोष्ट दे जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती ऐसी दे मती पांडुरंग परमेश्वरा केव्हा तरी मला तू फक्त तू फक्त तू म्हणजे फक्त तू आवडावास प्रपंचातनं मी बाहेर निघावं का न निघावं यात उपाधीत असावं का नसावं हे तू ठरव त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही प्रारब्ध असेल तर प्रपंचात राहावं लागेल प्रारब्ध जर नसेल तर प्रपंच सोडून दुसरीकडे हिमालयात राहावं लागेल आपला देह कुठं राहतो याला खूप कमी किंमत आहे आपल्या मनात काय असतं याला जास्त किंमत आहे तर देह मठात गेला घर परवडलं पण मठ नको कमी भानगडी नाहीत काही काही लोक मठ बांधतात ना घर सोडलं रिटायरमेंट मठ बांधला आमच्या या मठात या भेटायला त्या मठामध्ये टेलिफोन आहे त्या मठामध्ये टीव्ही आहे केबल आहे तुम्ही या ना आम्ही चालतो तर घरातले बायका पोरं का चालत नाहीत एकांत हा विषय देहाचा नाहीये लक्षात घ्या एकांत हा विषय मनाचा आहे अर्थात देहानं एकांतात राहावं याचा आग्रह याकरता करतात की आपण देहाला फार चिकटलेलो असतो पण त्यातला मर्म हे आहे की मनाला एकांतात राहण्याची सवय करावी समर्थ म्हणाले जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला त्या वेगळे वडीलपणाला ठावोची नाही म्हणून परमेश्वरा केव्हा तरी ही गोष्ट मला दे जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती माझं खरं प्रेम तुझ्या चरणावरती म्हणजे तुझ्यावरती असू दे आणि हे मागायचं कारण असं की ज्याच्यावर प्रेम केल्यानंतर कधीही आपला विश्वासघात होणार नाही असं एकमेव ठिकाण आहे आणि ते म्हणजे भगवंत तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्सिशी शाश्वतम व्यवहारात माणूस प्रेम करतो की एकमेकांवर आणि नंतर भांडत बसतो वीस वर्षांनी मी तुझ्याकरता इतकं केलं तू माझ्याकरता काय केलं हे काही प्रेम नव्हे याला काम म्हणतात माझं तुझ्याकडे हे काम तुझं माझ्याकडे हे काम एकमेव ठिकाण असं आहे जगामध्ये श्रोते हो की ज्या ठिकाणी फक्त देणं देणं आणि देणंच ठाऊक आहे आणि म्हणून त्याला देव म्हणतात दद धातू आहे दद म्हणजे देणारा म्हणून देव शब्द जरी कळला नाही तरी देवघेव शब्द कळतो बघा आपल्याला तो देणाराच आहे किती देतोय त्या देण्याला काही मर्यादा आहे तुकाराम महाराज म्हणाले देव उदार उदार देता न म्हणे थोडे फार देव दयाळ दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचे देव चांगला चांगला तुका लागला चरणासी किती देतोय जन्माला आपण आलो त्या पूर्वीपासून देत आलाय जन्माला आलो आईच्या पोटामध्ये आपण नऊ महिने वाढलो त्या आईच्या गर्भाशयामध्ये गर्भाशयाच्या शेजारी जठर आहे त्या जठरामध्ये सगळं काही पचतं आणि त्या पचनातून जे काही रस निर्माण होतात त्यातून हा गर्भ मोठा व्हावा चांगला व्हावा ही व्यवस्था आपली आहे का त्याच्यावर प्रेम करायचे खरं सांगू का भगवंताची भक्ती म्हणजे ऍक्शन नाही हो ती रिॲक्शन आहे लक्षात घ्या एक मध्वमुनी नावाचे सत्पुरुष होऊन गेले त्यांचा अभंग आहे देवा किती पाळलंयस मला देणारा म्हणजे यजमान म्हणतात त्याला खरा यजमान तू आहेस जननी जठरी जठरी रक्षियले मज पोसुनी पंचही प्राण रामा तू माझा यजमान रामा तू माझा यजमान तू माझा यजमान रामा तू माझा यजमान प्रत्येकाला निर्माण करण्याची प्रक्रिया आहे ना ती आपली नाही हो आई वडील हे मुलाला जन्म देण्यामध्ये निमित्त आहेत आई वडिलांनी मुलांना जन्म दिला असं आपण म्हणतो हे व्यवहारानं ठीक आहे पण कित्येक असे डॉक्टर्स आहेत गायनाकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या औषधाने लोकांना पोरं होतात पण त्यांना मुलं होत नाही काय आहे आपल्या हातात आपण नुसतं एक्स एक्स आणि एक्स वाय फार शहाणे विज्ञानवाले अरे एक्स एक्स ठरवलं कुणी एक्स वाय ठरवलं कुणी हे दोन एकत्र आल्यानंतर पुरुष गर्भधारण व्हावा किंवा स्त्री गर्भधारण धारण व्हावा ही व्यवस्था आपली आहे का हे सगळं करणारी जी शक्ती आहे त्याच्या चरणी जर प्रीती लागली तर एक वेळ अशी येते की तो ज्या भावानं आपण त्याची उपासना केली तो दृग्गोचर होतो दर्शन देतो आणि कल्याण करतो त्याकरता हा देह आहे मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा भगवंताच्या देण्याला पार नाही मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की रोज झोपताना आठवावं भगवंतानं दिलेल्या गोष्टी आणि न दिलेल्या गोष्टी या दोन्हीची यादी एकदा करून ठेवा त्यानं दिलेल्या गोष्टींची यादी फार मोठी आहे आणि पुष्कळदा असा विचार येतो की आपल्या लायकीपेक्षा जास्त देतो आहे का लायकी मी माझं उदाहरण सांगतो रोज गळ्यात हार घालावा लायकी आहे का पंचावन्न कोटीचा हार मिळाला पण एकदाच रोज नव्हे आम्हाला रोज हार गळ्यामध्ये कीर्तन नाही त्याच दिवशी फक्त नाही बाकी रोज गळ्यामध्ये हार घालावा ऐकालाय की सर्वसामान्य माणसाला फक्त दोनदा हार मिळतो एकदा लग्नात आणि दुसऱ्यांदा